ए हो विठले माझे माहुलिये ए हो विठले माझे माहुलिये निढळावर कर ठेवूनी वाट मी पाहे हो स्वामी वाट मी पाहे पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण तुर झाले पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण तुर झाले रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी राहा आनंद लुटा नमस्कार आपण ऐकत आहेत रेडिओ पुनेरी आवाज one zero seven point eight F एमवर आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या विशेष कार्यक्रममध्ये आप आपल्याबरोबर आहेत स्वरश्री संगीत क्लासेस कालेवाडी इथून विशेष सुवर्णा शेलके आणि अंबादास मालठाणे आणि निखिल डांगे आणि त्यांच्याबरोबर बरेच काही आपले विद्यार्थी मित्र आहेत आणि त्यांच्याशी आपण आता का सं सुगम संगीत म्हणून या भक्तिगीत आपण सगळे ऐकणार आहे तर नक्कीच तुम्हाला आवडेल आत्ता आपण विशेष आपल्याबरोबर सुवर्णा शेलके मॅडम आहेत आणि ते एक भक्तिगीत आपल्याला ऐकवणार आहेत तर त्यांना ऐकूया त्यांचं खूप खूप स्वागत आहे सुवर्ण शेळके मॅडम खूप खूप धन्यवाद तुमचा आभार आणि फारच सुंदर भक्तगीत तुम्ही ऐकवलं आम्हाला आणि आशा व्यक्त करतो आमचे रेडिओ पुणेरी आवाज ऐकणाऱ्या लोकांनाही आनंद वाटत असेल तर यापुढे बघूया आपण आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लोटा काय नाव आहे आपला रिया श्रीधर जाधव रिया श्रीधर जाधव श्रीधर जाधव श्रिया चला आपल्याबरोबर छोटी एक कुमारी आली आहे श्रिया त्याचे नाव आहे आणि कोणत्या क्लासमध्ये स्कूलमध्ये कितवीत आहे फिफ्थमध्ये चला फिफ्थ क्लासमध्ये आहेत आणि स्वरश्री संगीत विद्यालयाची पण विद्यार्थी आहे तर कोणतं गाणं म्हणणार आहे तू कन्हैया लागला रे तुझा रे वा वा वा चला आता आपण ऐकूया कन्हैयाचं एक सुंदर भजन आपण ऐकत आहे रेडिओ पुणेरी आवाज one zero seven point eight F M आनंदी राहा आनंद you. कसं वाटतं तुला स्टुडिओमध्ये गाताना <laughs> बरेच लोक तुला ऐकत आहेत त्यांना काय सांगणार तू खूप खूप धन्यवाद तुझा तबला वाजवण्यात निखिल दानगे आणि आपला हार्मोनियमवर आहेत अंबादास मालठणे तर यांचाही खूप खूप धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लुटा बरोबर अजून एक विद्यार्थी आहेत ते पण एक गाणं म्हणणार आहे कोणतं गाणं म्हणणार आहे तुम्ही फारच सुंदर गाणं तुम्ही आमच्या श्रोतांना ऐकवणार आहे थोडासा परिचय द्या तुम्ही काय करता नाव काय माझं नाव लक्ष्मी गुजिरी मी सध्या जॉब करते आणि शिक्षणही चालू आहे अच्छा दोन्ही का हो. <laughs> ठीक आहे ठीक आहे आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज one zero seven point eight F वर सुगम संगीत हा कार्यक्रम सुरू आहे आणि एक एक नवीन नवीन गाणं तुम्ही ऐकणार आहे आणि ते लाईव्ह प्रोग्राम आहे लाईव्ह प्रोग्राम तुम्ही ऐकतायत रेडिओ पुणेरी आवाजमध्ये आणि या प्रोग्राममध्ये खास भाग घेणारे जे विद्यार्थी आहेत ते स्वरश्री संगीत क्लासेस कालेवाडी इथून आलेत त्यांचे टीचरही बरोबर आहेत आणि तेही त्यांच्या सपोर्टमध्ये बसलेले आहेत म्युझिक देत आहे त्यांना तबला आणि हार्मोनियम लक्ष्मीचा खूप खूप स्वागत Bye. पग भक्तगीत तुम्ही ऐकवलं आणि आशा व्यक्त करतो आपले श्रोता मित्रही आनंद ते घेत असेल कसं वाटतंय तुम्हाला इकडे खूप छान वाटतंय धन्यवाद आम्हाला अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल किती दिवसापासून हा संगीत वगैरे शिकतात तुम्ही मला दीड वर्ष झाले अच्छा अच्छा आणि कुठे बाहेर वगैरे परफॉर्मन्स केला हां म्हणजे आमचे सर आम्हाला ऑपॉर्च्युनिटी देतात हां म्हणजे कुठे कुठे केलं आता आम्ही आता एका मूवीसाठी गायलो होतो ॲज अ बॅकग्राऊंड सिंगर आणि खूप सारे असे प्रोग्राम्स होतात तेव्हा सर आम्हाला <laughs> अच्छा कुठला इव्हेंट तुम्हाला आठवत असेल आता इव्हेंट सरांनी जिथे नेलं एक असं एक सुंदर असं एक कृष्ण मंदिर आहे इथे तिथे आम्ही इव्हेंट हमेशा करत असतो जेव्हा जन्माष्टमीच्या वेळेस तो एकदम सुंदर म्हणजे असं इव्हेंट असतो हो. <laughs> मेमोरेबल <laughs> खूप खूप धन्यवाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज one zero seven point eight F M आता अजून एक विद्यार्थी आपलं बरोबर आहे आणि काय नाव आपलं साक्षी मोहिते साक्षी मोहिते कसे आहेत तुम्ही <laughs> ठीक आहे तुमच्याबद्दल ऐकलं मी तुम्ही इंडियन आयडलमध्ये पण पार्टिसिपेट केलेला हो. <laughs> ठीक आहे आता पुणेरी आवाज ऐकणार आहे श्रोतांना काय कोणतं भजन गीत आपण सांगणार आहे मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात हे मराठी गाणं मी ऐकणार आहे याचा भाव काय आहे प्रेम गीत आहे हे एका प्रकारे okay very good very good Sakshi स्वागत आहे तुमचं नमस्कार आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज one zero seven point eight F एमवर सुगम संगीत आणि आता साक्षींनी फार सुंदर एक गीत म्हटला आशा व्यक्त करतो तुम्हाला आनंद वाटत असेल आणि तुमचं एक आठवणी म्हणजे एक इव्हेंट जसं सर तुम्हाला नेतात नेहमी तर कोणता एक इव्हेंट तुम्ही असा इथं सांगू इच्छितो तसं बऱ्याच कार्यक्रमाला जातो आम्ही म्हणजे दुर्गाश हे जन्माष्टमी असो कृष्णाचं वगैरे आणि इंडियन आयडल मध्ये मी गेलेली आहे तर तो माझ्यासाठी म्हणजे एक आठवण <laughs> आठवणीतला दिवस आहे आणि सरांबरोबर जे बाहेर आपण इव्हेंट करतो त्याच्यामध्ये कुठला असा आठवणीत राहिले तिथेही आम्ही कृष्णाचं मंदिर आहे तिथे जातो ना दरवर्षी तर तिथे सगळे एकत्र येतात खूप मोठा कार्यक्रम होतो तिथे पण मग तो पण एक आठवणीतला आणि गणपतीच्या वेळेस पण आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो अच्छा अच्छा मग तिथे पण <laughs> <laughs> ठीक आहे तुला म्हणजे कृष्ण गणपती किंवा विठ्ठल पंढरपुरी याच्यातलं कोणतं देवाचं तुला जास्ती गाणं म्हणायचं असं मनात वाटतं <laughs> मी गवळ्यांनी जास्त म्हणते अच्छा <laughs> ओके धन्यवाद नमस्कार आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज आता आपल्या बरोबर आहे प्राची प्रकाश शिंदे आपल्या बरोबर आहे कोणत्या क्लासमध्ये फिफ्थमध्ये काय वय आहे तुझा टेन ओके आता कोणतं भजन तुम्ही सांगणार छोटीशी ओके ओके ओके बालगीत तुम्ही ऐकवणार आहे खूप खूप स्वागत आहे तुमचं प्राचा ओके प्राची खूप खूप धन्यवाद नमस्कार आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज one zero seven point eight F एमवर सुगम संगीत आणि स्वर्णश्री संगीत क्लासेसचे विद्यार्थी आपल्याबरोबर आहेत आणि फार सुंदर कार्यक्रम आपण ऐकत आहे काय नाव तुझं जाधव रितू जाधव कसे आहेत तुम्ही ठीक आहे सुंदर आहे हे मला दिसते पण ते लोकांना ऐकलं तुझा आवाज ना तेव्हा माहिती पडेल किती सुंदर आहेत आणि कोणतं गीत सादर करणार आहे तुम्ही हमारे तीरथ कोण करे ओके ओके ठीक आहे स्वागत आहे रेडी छान आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज one zero seven point eight F एमवर सुगम संगीत हा कार्यक्रम आणि स्वरश्री संगीत विद्यालयातून आपले विद्यार्थी आले तिकडे आणि ते आपले आपले भक्तगीत सादर करत आहेत आणि आशा व्यक्त करतो तुम्हाला आनंदही वाटत असेल तर नक्कीच ज्या भक्तिगीत तुम्ही ऐका ज्या विद्यार्थींचा आवाज तुम्हाला आनंदी देत असेल आवडत असेल नक्कीच तुम्ही seven two one nine one nine triple zero फायवरती मेसेज करून पाठवा आपला पाठवा आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज one zero seven point eight F M रा आनंद लुटा आला आला आला अहो काय आला आला आला आवाज रेडिओचा एकशे सात पॉइंट आठ एफ एम चा मिळवा माहिती आणि ज्ञान आनंद आणि रंजन त्याला म्हणतात पुणेरी आवाज जी जी जी त्याला म्हणतात पुणेरी आवाज जी जी जी जी जी जी पुणेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी रहा आणि आनंद लुटा नमस्कार आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज one zero seven point eight F एमवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि छोटे छोटे बाल विद्यार्थी बरोबर आहेत आणि आता माझं समोर आहे वेद वेद कसा आहे तू छान आहे हां आणि किती दिवसापासून किंवा किती वर्षापासून तू या क्लासेस जॉईन केल्या एक एक वर्ष हो. अच्छा मग एक वर्षात काय काय शिकला गाणी तबला आणि पियानो अरे वा पियानो पण वाजवतो हो. वा मला आवडलं तुमचं हे पियानो एकदा वाजव रेडिओमध्ये आहे ना वाजवणार इकडे पियानो <laughs> ठीक आहे कोणतं गीत सादर करणार आहे तू आता अंजनीच्या सुताला हो. अंजनीच्या विसरला का तू इकडे कन्फ्युज झाला लोकांना बघू माझ्याकडे बघ कन्फ्युज नको घाबरू नको ठीक आहे हो. <laughs> कोणत्या क्लासमध्ये तू थर्ड थर्ड स्टँडर्ड का शाळेचं नाव वगैरे माहिती आहे हो. काय नाव सांग P I C T model school okay okay चला आठवण आली ना तुला मला मजा आली आता चल आता कोणतं गाणं म्हणणार आहे अंजनीचा सुता very good three two one start अरे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान बोला बोल जय जय हनु जपे हनुमान दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्य धराया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया अरे हाजर दिली दर्शन बोल जय जय हनुमान आणि लक्ष्मणाले मूर्छा लागून बाण द्रोणगिरी साठी राया केले तू बोल जय जय हनुमान अंजय खूप छान वेद फारच सुंदर <laughs> आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज one zero seven point eight F एमवर सुगम संगीत आणि वेदचा जे गीत आहे तुम्ही ऐकलात आणि फारच एनर्जेटिक होता आशा व्यक्त करतो तुम्हालाही आनंद आला असेल तर नक्कीच मेसेज करा seven two one nine one nine triple zero फायवर नमस्कार आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज one zero seven point eight F एमवर आपण सर्वांचं स्वागत आहे सुगम संगीत या कार्यक्रममध्ये स्वर्णश्री संगीत क्लासेसचे विद्यार्थी आपलं बरोबर आहेत आणि आता एक अजून विद्यार्थी आपलं बरोबर आहे काय नाव आपलं सानिका सानिका कशा आहेस तू <laughs> आणि हे सगळ्या विद्यार्थी तुमचे क्लासेसचे विद्यार्थी येऊन इथे प्रेझेंटेशन करताना तुला काय वाटत असते बघितल्यानंतर तू बरेच लोकांना गाताना इकडे हो. मग काय फील होत होता की माझा नंबर कधी लागेल <laughs> ठीक आहे कोणतं गीत सादर करणार आहे तू धरीला पंढरीचा चोर ओके ओके खूप खूप स्वागत आहे आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज one zero seven point eight F M नमस्कार आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज one zero seven point eight F एमवर आपण सर्वांचं स्वागत आहे आणि शेवटी आपण अंबादास सरांशी बोलूया त्यांनी हे खूप खूप जे आपण आत्तापर्यंत जे गाणं वगैरे आपण ऐकलं जे मुलांनी सादर केले त्या सर्वांना शिक्षण देणं त्यांना शिकवणं आणि त्यांना पार्टिसिपेट करवणं हे सगळं काम जे ए टू जेड जे आहे ते अंबादास सर करतात त्यांचं पण आता खूप खूप स्वागत आहे <laughs> सर थोडस माहिती द्या तुमच्याबद्दल हा हो माझं नाव अंबादास मालठाणे पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये मी जीव टीचरचं काम करतो आणि हे जवळजवळ वीस वर्षापासून मी मुलांना शिकवतो शास्त्रीय संगीत तबला गायन हार्मोनियम सिंथेसायझर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पण बऱ्याच सोसायट्यांमध्ये मुलांना घरी येऊ शकत नाही तशा लोकांना मी तिथे जाऊन पण शिकवतो अरे वा बऱ्याच लोकांची <laughs> ठीक आहे ठीक आहे तर आता शेवटी आमच्या रेडिओ पुणेरी आवाज ऐकणाऱ्या श्रोतांना कुठलं गीत तुम्ही सादर करणार आहे मी अभिरेगुलाल उधळी तरंग नाथागिरी नाचे सखा पांडुरंग ओके सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुमचं गीत ही आता आपण ऐकणार आहे आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लोटा आ आ अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल उधळीत रंग नाथा गी नाच मासा सखा पाणु रङ्ग नाथाघरि नाच मासा सखा पाण्डु रङ्ग उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन पायरीसी होऊ दंग ಪಾಯರಿಸಿ पायरी पायरीसी ಹೋದಂಗ ಪಾಯರಿಸಿ पायरीसी ಪಾಯರಿಸಿ ಹೋದಂಗ पायरीसी दंग गाऊनी अभंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग వాళవంటిగావు ఆమె వాళవంటి నాచు వాళవంటిగావు ఆమె వాళవంటి నాచు ఆ ఆ వాళవంటి గావు ఆమె వాళవంటి నాచు वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागेच्या पाण्याने चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नावू विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ ओनी संग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग आषाढी कार्तिकी भक्त जन येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती हो संत गोळा होती हो संत गोळा होती आ आषाढी कार्तिकी भक्त जन येती पंढरीच्या बाळवंटी संत गोळा होती हो संत गोळा होती हो संत गोळा होती चोखा म्हणे नाम घेता चोखा म्हणे नाम घेता चोखा म्हणे नाम घेता चोखा म्हणे नाम घेता चोखा म्हणे नाम घेता चोखा म्हणे नाम घेता जोखामने नाम घेता संत होती दंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग खूपच सुंदर खूपच आनंद वाटला आम्हाला सर <laughs> नक्कीच आम्ही पुढे पण तुम्हाला या रेडिओमध्ये असंच सुंदर कार्यक्रमासाठी निमंत्रण देत राहू थँक्यू हो, तुम्ही आम्हाला बोलावलं आमची यांनी रेकॉर्ड केलेली लोकांना तर मित्रांनो आता आपण सुगम संगीत या कार्यक्रम जे आहे स्वर्णश्री क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी प्रस्तुत केलं आणि त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद आभार आणि तुम्हाला ज्या विद्यार्थीचा आवाज किंवा जे गाणं जे गीत जे भजन तुम्हाला आवडलं आवडलं असेल पसंत पडलं असेल तर नक्कीच त्याच्यासाठी तुम्ही नावासकट मेसेज करा बहात्तर एकोणीस एकोणीस तीन शून्य पाच आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लुटा पुणेरी पुणेरी पुणेरी आवाज पुणेरी पुणेरी पुणेरी आवाज पुणेरी पुणेरी पुणेरी आवाज पुणेरी पुणेरी पुणेरी आवाज 107.8 FM खुश रहो खुशियां बांटो